लोभ मोहाचे नाव लौकिकाचे यशाचे व दडपणाचे आवेग असे असतात जे मनुष्याला प्रदीर्घ मार्गावर चालण्यास भाग पाडतात आणि कुठल्या कुठे फरफटत घेऊन जातात आम्हालाही त्यांनी असेच फरफटत नेले असते सामान्य जनांना ते अशाच प्रकारे ओढून नेतात सिद्धांतवादाच्या मार्गावर चालणाऱ्या बहुतेक व्यक्ती याच कारणांमुळे भरकटल्या आणि कुठल्या कुठेच पोहोचल्या आपण अशा आवेगांमध्ये भटकू नये तुमचे मन जेव्हा कधी अशा प्रकारे विचलित होईल त्या क्षणी तुम्ही त्या दिवसाची आठवण करा जेव्हा तुमच्या अंतःकरणात श्रद्धेचा एक अंकुर फुटला होता या गोष्टीला सतत लक्षात ठेवा की या श्रेष्ठ मार्गावर परिश्रम करण्याची जी तीव्र आकांक्षा व प्रेरणा सुरुवातीच्या काळात होती त्यात कुठे कमी तर आली नाही ना